मुरलीधर चित्त चकोरा रे जाति कुठे नवनित तोरा जाति कुठे नवनित तोरा जाति कुठे नवनित तोरा नाची तुझे नवनीत चोरा असेल राधा गौळ वेडी करू नका सांगतात कुमारा रे जाती कुठे नवनीत तोरा जाती कुठे नवनीत तोरा रे जाती कुठे नवनीत